रामकृष्ण गोविंद एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परम पुंसा अंते नारायण स्मृती अंतकाळ म्हणजे काय याचा कधी आपण शांतपणे विचार करतो कुठं जायचं हो हा देह टाकून मी या दुसऱ्या अध्यायाच्या या सहाव्या श्लोकावर दोन एक सहावर प्रवचन झाल्यानंतर तुम्हाला कठोपनिषदामध्ये नचिकेतानी यमाला जो प्रश्न विचारला तो सांगतो नचिकेता विचारतो तो तो कुठे जातो मृत्यूनंतर शरीर सोडून तो म्हणजे जीवी जीवात्मा परमात्म्याचा अंश चैतन्य तत्व कुठं जात त्याच काय होत कधी तरुणाला उत्सुकता लागली आहे का हो उद्या मला प्रमोशनचा रिझल्ट लागणार आहे त्याची चिंता त्याचा विचार मनात येतो पण उद्या मी उद्या म्हणजे डे केव्हा तरी येणार आहे तो त्या दिवशी मी हा देह सोडून कुठे जाणार आहे का जाणार आहे कसा जाणार आहे deep deep in the dark कोणीही बरोबर नाही काहीही बरोबर नाही त्या प्रवासाचा अनुभव असणारा कुणीही आजपर्यंत सांगणारा नाही तो अनुभव सांगणारा नाही त्याच्याबद्दल पूर्ण पूर्ण अनभिज्ञता काय संतांनी सांगितलं असेल ते पण ते सुद्धा मी जर वाचून श्रवण करून चिंतन केलं असेल तर नाही तर मला काहीही माहीत नाही कसा प्रवास करायचा आणि त्याला तुम्हाला मी मागच्या प्रवचनात सांगितलं की तुम्हाला मी एक उदाहरण देतो उदाहरणाने सांगतो ते उदाहरण तुम्हाला मी सांगतो ते उदाहरण तुम्हाला मी सांगतो आपण टी व्हीवरती यान प्रक्षेपण करताना ते काय इस्रो मधून यान सोडतो ते बघितलं असेल यानाचं टेक ऑफ होणं ही एक महत्वाची गोष्ट आहे यशस्वी होणं परंतु यान यशस्वीरित्या उड्डाण झाल्यानंतर शास्त्रज्ञ जे बसलेले दाखवतात ते लगेच आनंदित होत नाहीत कारण सगळं परमसाध्य झालं असा त्याचा अर्थ नाही सर्व प्रोजेक्ट यशस्वी झाला असा त्याचा अर्थ नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली अत्यंत महत्वाची या समजा मंगळावर सोडलेलं आहे मंगळाच्या दिशेनी मंगळाच्या दिशेनी यान सोडलेलं आहे त्यानं उड्डाण केलेलं आहे परंतु त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे नाही तर ते भरकटेल मग ही योग्य दिशा केव्हा मिळते अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत असताना ते नुसतं वर जातो परंतु गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर जातानाचा जो क्षण आहे गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर जातानाचा जो क्षण आहे त्या क्षणाला शास्त्रज्ञानी जर त्या अंतराळाला अत्यंत परफेक्ट अशी योग्य दिशा दिली तरच आणि ते तरच मंगळावर जातो एक एक सेंटीमीटरचा हजारांश जरी दिशा चुकली तरी लाखो मैल प्रवास करताना ते मंगळापासून इतकं लांब भरकटत की अंतराळात कुठंतरी जाऊन ते गडप होत ते मंगळावर व्यवस्थित पोचत नाही त्यामुळं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडून त्याला एकदा परफेक्ट अंत मंगळाची दिशा मिळाली अगदी centimetre to centimetre second to second अशी जर दिशा मिळाली तर मग ते एका गतीने शांतपणानं मंगळापर्यंत पोचतो त्या क्षणाला शास्त्रज्ञ पाच दहा मिनिटानंतर काय जे असेल त्या क्षणाला दिशा मिळाली हे समजल्यानंतर मगच शास्त्रज्ञ टाळ्या वाजवतात उत्साही होतात हे सगळं प्रोजेक्ट यशस्वी झाला म्हणून विचार करा विचार करा वॅन एलन बेल्ट म्हणून एक मधला थिक बेल्ट आहे पृथ्वीच्या कक्षेच्या सहा हजार ते चौदा हजार किलोमीटर एवढ्या क्षेत्रात वॅन एलन बेल्ट म्हणून एक आहे त्याच्यातून किरणच काय काहीही जाताना सगळं सगळं बंद पडतो अंतराळ यानातल्या सगळ्या यंत्रणा बंद पडतात आणि अंतराळ यानच बंद पडतो असा हा जवळजवळ सात आठ हजार किलोमीटरचा व्हॅन अलन बेल्ट आहे हे निसर्गाचं एक अद्भुत क्रिया आहे अद्भुत आहे सगळं मनुष्याने खूप प्रयत्न करून संशोधन करून त्या बेल्ट बेल्टमधून सुरक्षित बाहेर कसं पडायचं त्याचा मार्ग हुडकला आणि त्यामुळं आता ना आता ते यान त्या बेल्ट बेल्टमध्ये काहीही परिणाम न होता आणि गुरुत्वाकर्षणाचा आकर्षण टाळून ते अंतराळ यान बरोबर मंगळाच्या गुरुच्या शनीच्या बुधाच्या ज्या कुठल्या दिशेनं सोडलं असेल त्या दिशेनं बरोबर कॉम्प्युटरने दिलेल्या दिशेने गतीने ते तिथं जाऊन पोचत आता मला सांगा माझ्या अंतिम क्षणी माझ्या मनाला मिळालेली गती त्याचा विरोध टाकून देऊन मी माझ्या मनाला बरोबर कॉम्प्युटरनी वैकुंठ असं गंतव्य देतो का माझा प्रवास मृत्यूनंतर वैकुंठाच्या दिशेला परफेक्ट होतो का तसा मी अभ्यास केला आहे का मला याचं महत्व माहिती आहे का की अंतकाळी मी माझ्या या सूक्ष्म देहाला अंतकाळी या सूक्ष्म देहाला मी अशी आणि अशा दिशेने गती दिली पाहिजे की ते बरोबर वैकुंठात जाऊन पोचेल नाही तर ते चौऱ्याऐंशी लक्ष योनी भरकटेल चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत की नाही वगैरे तुम्ही त्या फंदात पडू नका पण हे तत्व तरी पटलं का की त्या दिशेनं अंतराळयान गेलं तर बरोबर गंतव्य ठिकाणी पोचतो तर ते अंतराळात भरकटत तस माझं सूक्ष्म शरीर बरोबर ज्या जिथं जायला पाहिजे गंतव्य माझं आणि माझं गंतव्य वैकुंठाचं आहे तुमचं कदाचित स्वर्गाचं असेल आणि कुणाचं काय असेल पण ज्यानं पुण्य होईल पुण्य म्हणण्यापेक्षा ज्यानं माझ्या जन्माची सार्थकता होईल मला मोक्ष मिळेल अशा गंतव्याच्या ठिकाणी माझ यान माझं देह हा बरोबर पोचण्याच्या दृष्टीनं मी काय अभ्यास केलाय विचार नाही का करायचा संत सांगतात आत्ता ज्ञानेश्वरीचा दृष्टांत आपण बघितला मनाला एवढा प्रचंड वेग असतो कल्पना करा हो कल्पना करा हा जीव इतका इतका पळत सुटलेला आहे त्याला मिळालेला वेग महाभयंकर आहे तो महाभयंकर वेग संसारातून काढून भगवंतांच्याकडे वळवणं एरवी जन्मभर जर जमत नसेल तर मृत्यूच्या क्षणी कसं जमेल आणि ज्याला हे साधायचं आहे त्यांनी याच्यावर विचार करावा त्यांनी सोडून द्यावं काही प्रश्न नाही पण तो पुरुषार्थ नव्हे त्याला पुरुषार्थ नाही म्हणता येईल माझ्या जन्माचं सार्थक हे आहे म्हणून की मी त्याचं नाव जर घेतलं अंतकाळी तर याचा अर्थ कॉम्प्युटरनं त्याला परफेक्ट दिशा देण्यासारखं होतं म्हणून मला जन्मलाभ परम पुंसा अंते नारायण स्मृती एतावान सांख्य योगाभ्या कुठलाही योग्य कुठलाही योग्य परंतु असा वाघ की अंतकाळी त्या सूक्ष्म शरीराला भगवंतांचं नाम घेतल्यामुळं अशी गती प्राप्त होईल की ते वैकुंठाला जाऊन पोचेल वैकुंठ म्हणा मोक्ष म्हणा जे काय असेल ते मी नाही विचार करत मी नाही प्रयत्न करत जन्मभर त्वरा करत नाही शांतपणाने याचा विचार करा पुढच्या प्रवचनामध्ये पुढच्या प्रवचनामध्ये मी कठोपनिषदाचं तर सांगेनच सांगेन परंतु समजा समजा अंतकाळी मी नाही स्मरण केलं नाही झालं माझ्याकडून तर काय होईल ते बघू आणि मी जन्मभर स्मरण केलं पण अंतकाळी झालं नाही तर काय होईल भगवान म्हणतात की दिलीप तू जर जन्मभर माझं स्मरण केलंस तर मृत्यू समयी तुला माझ स्मरण करवण्याबद्दलची मला काही चाड आहे की नाही मी इतका का निर्लज्ज आहे मी करवून देईन तुला मी मी माझं स्मरण तुला अंतकाळी करवून देईन फक्त तू जन्मभर स्मरण कर आता काय बोलायचं सांगा काय बोलायचं रामकृष्ण गोविंद